விட்டலா பாண்டுரங்கா மாய பாப்பா பாண்டுரங்க ஹரி வாசுதேவ ஹரி விட்டல விட்டல விட்டல பாண்டுரங்க ஹரி வாசுதேவ ஹரி விட்டல विठ्ठल विठ्ठल ओ जित तित रूप तुझ दिसू लागल जित तित रूप दिसू लागल देवा तुझ्या नावाचर याड लागल देवा तुझ्या नावाचर याड लागल याड लागल याड लागल याड लागल याड लागल याड लागल याड देवा तुझ्या नावाचर याड लागल देवा तुझ नावाच याड लागल जित तित रूप तुझे दिसू लागल जित तित रूप तुझे दिसू लागल तेव्हा तुझ्या नावाच याड लागल सुरव्या डोळ तुझ आभाळ हे बाळ तुझ झुळू झुळ पाणी जणू खुळ खुळ चाळ तुझ चंद्रा सुरव्या डोळ तुझ आभाळ हे बाळ तुझ झुळ झुळ पाणी जणू खुळ खुळ चाळ तुझे तुझ्या इना संसार हो तुझ्या इना संसार हो कडू झाड सारा माझ घेतलं नी वाट लागल तेव्हा तुझ्या नावाचर याड लागल तेव्हा तुझ्या नावाचर याड लागल याड लागल याड लागल याड लागल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ओ डोंगरांग आकाशिया तुझ्या माथीच्या भिवया डोंगरांग आकाशिया तुझ्या मातीच्या भिवया नारळाच्या झावळ्या तुझ्या कानीच्या मासोळ्या चंद्रभागेचं रिंगण तुझ्या हातीचं काकण शेतातल्या खोंडावानी जातला खोंडावानी मन वांड भारी सवा जासितवा द्वाट वागल तेव्हा तुझ्या नावाच याड लागल तेव्हा तुझ्या नावाच याड लागल याड लागल तू तुझ्या नावात याड लागल जित तित रूप तुझ दिसू लागल जित तित रूप तुझ दिसू लागल देवा तुझ्या नावात याड लागल देवा तुझ्या नावात याड लागल जित तित रूप तुझ दिसू लागल देवा హరి విఠల విఠల విఠల